पाहिजे सुंदर ध्यान ते सुंदर दिसते सुंदर सर्व काही आशी ज्याच्या दृष्टी पडते ही सृष्टी कृपेची चवृष्टी करीतो देव मन जासे शुद्ध होईन जे क्रुद्ध जीवनाचे युद्ध जिंकील तो जाणावे सत्वर जग हे नश्वर मानावा ईश्वर आहे एक जगी जीवन जैसे जाते कर्मा तैसे फल दे रे ईश्वर जैसे चाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे चाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखा सुखासाठी आपल्या ज्याचे कर्मा तैसे फळ दे रे ईश्वर तैसे ज्याचे तैसे फळ दे रे ईश्वर तैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे रे ईश्वर ज्ञानी असो ती एक आहे जाण मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान सोड सोड माया सारी सोड सोण माया सारी आहे जग हे नश्वर जैसे जाचे कर जाच कर्म तैसे फल दे रे ईश्वर जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर मना खंत वाटून जाचे शुद्ध होई अंतःकरण क्षमा ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जगी जीवन ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरे ईश्वर तैसे ज्याचे कर्मा तैसे फळ दे तुरे